ताड़ी वाजवा ताड़ी నారాయణ నారాయణ నారాయణ श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण narayana narayana narayana narayana shriman narayana shriman narayana narayana narayana shriman narayana shriman narayana narayana narayana नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण गोपाळ कृष्ण भगवान की जय जय जय श्री राधेश जन्माद्यश्यतोऽन्वयादितरतश्चार्थे भिज्ञस्वराट् तेने ब्रह्मरुदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा धीमहि सत्यं परं धीमहि सत्यम परम धीमही भागवताचा पहिला श्लोक आहे हा श्लोक आपण नेहमी म्हणतो या श्लोकामध्ये भगवान परमात्म्याला वंदन केलं आहे सत्यम परम धीमही परम सत्यम धीमही धीमही म्हणजे आम्ही सगळे ध्यान करतो कोणाचं ध्यान करता तर सत्यम परम धीमही असं म्हटलं नाही कृष्णम परम धीमही रामम परम धीमही देवीम परम धीमही असं न म्हणता सत्यम परम धीमही कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जरी देव अनेक असले तरी सर्व देवामध्ये एकच तत्त्व मानलेलं आहे आणि त्या तत्वाचा साक्षात्कार करून घेणं हेच मनुष्य जीवनाचं आद्य कर्तव्य आहे तो परमात्मा कसा आहे त्या परमात्म्याचं काय लक्षण आहे त्या लक्षणाचा विचार पहिल्या श्लोकामध्ये सांगितलाय बरं का कारण लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी या भागवताच्या पहिल्या श्लोकावर एकशे आठ अर्थ केलेले आहेत किती एकशे आठ म्हणजे एक एक अर्थ सांगायचा म्हटला तरी एकशे आठ दिवस आपले त्याच्यातच जातील महापुरुषांनी एकशे आठ अर्थ केलेले आहेत दोन तीन अर्थाचं आपल्याला चिंतन करायचं काही महापुरुषांनी निर्गुण पर अर्थ केलेला आहे काही महापुरुषांनी सगुण पर सुद्धा अर्थ केलेला आहे तेव्हा तो भगवान परमात्मा कसा आहे कोण आहे काय त्याचं लक्षण तेव्हा परमात्म्याचं वर्णन करत असताना शास्त्रामध्ये दोन लक्षणांचा विचार सांगितला आहे एक आहे स्वरूप लक्षण आणि दुसरं आहे तटस्थ लक्षण तटस्थ लक्षण कशाला म्हणतात आपण वेगळं राहून जे वस्तूचा बोध करून देतं त्याला म्हणायचं तटस्थ लक्षण ते कधी वस्तूवर असतं कधी वस्तूवर नसतं सुद्धा काकवत देवदत्त ग्रहम एखाद्या मनुष्याला विचारलं का हो देवदत्ताचं घर कोणतं आहे तो पहा कावळा बसलेला आहे ना ते देवदत्ताचं घर आहे कावळा कायम बसतो का तिथे थोड्या वेळाने कावळा उडूनही जाऊ शकतो पण तेवढ्या पुरता का होईना त्या कावळ्याने देवदत्ताच्या ग्रहाचं ज्ञान करून दिलं म्हणून त्याला तटस्थ लक्षण म्हणायचं जसं का हो सीतामाईला प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासामध्ये गेले प्रभू रामचंद्रजी लक्ष्मणजी आणि सीताजी असे चालायचे वनामध्ये गेल्यानंतर कुठेतरी एखाद्या झाडाखाली मुक्काम करायचे आजूबाजूचे आदिवासी लोक भिल्ल लोक यायचे त्यांना आश्चर्य वाटायचं ते सीतेला एखाद्या बाजूला घेऊन जायचे विचारायचे सीते याच्यामध्ये तुझे पती नेमके कोणते आहेत सीता लगेच म्हणायची नाही ते समोर दिसतात ते माझे पती असं नाही म्हणायचे पहिल्यांदा तुम्हाला ते गोऱ्या गोऱ्या रंगाचे दिसतात ना हो ते गोऱ्या रंगाचे माझे दीर आहेत त्यांचं नाव आहे लक्ष्मणजी म्हणजे पहिलं तटस्थ लक्षण हे नेहमी आमच्या बरो पतींच्या बरोबर असतात आणि त्या गोऱ्या रंगाच्या शेजारी उभे असलेले मेघश्याम वर्णाचे दिव्य पितांबरधारी कुरळे केस असलेले जे सुंदर आहेत ते माझे पती आहेत म्हणजे अगोदर तटस्थ लक्षण आणि नंतर स्वरूप लक्षण त्याप्रमाणे परमात्म्याचं तटस्थ लक्षण काय तटस्थ लक्षण सांगत असताना पहिला शब्द वापरला आहे जन्माद्यस्य यत यत अश्य जन्मादी अश्य म्हणजे अश्य जगत म्हणजे या जगताचं आपल्याला सगळं जगत दिसतंय आपल्याला परमात्मा दिसत नाही म्हणून साधू संत बोध करून देत असताना शास्त्र आपल्याला बोध करून देत असताना पहिल्यांदा जगताचा निर्देश करून मग जगताचं कारण असलेला परमात्मा त्याचा बोध करून देतात जगताची उत्पत्ती जिथे होते जगताची स्थिती जिथे आहे आणि या संपूर्ण जगताचा शेवटी प्रलय काळामध्ये लय ज्याच्यामध्ये होतो जगताच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाचं कारण तो परमात्मा आहे त्याच्यापासूनच हे संपूर्ण जगत निर्माण झालेलं आहे जया पासून सकळ जया पासून सकळ जया माया पासुनी सकळ महिमंडळ हे झाले मही मंडळ हे झाले तो हा पंढरीचा राणा एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीश त्या परमतत्वाचा साक्षात्कार करून देण्याकरता आध्यारोप अपवादाची भाषा वापरावी लागते पहिल्यांदा जगताचं वर्णन केलं श्रुतीमध्ये शास्त्रामध्ये तुम्ही पहा सृष्टीचं वर्णन केलंय आणि मग त्या सृष्टीचा अपवाद करत करत करत खाली जो शिल्लक राहतो न इति न इति असं म्हणत म्हणत निषेध करत करत निषेधावधी भूत भूत भूत जो खाली शिल्लक राहतो ते आपलं स्वरूप आहे असं वर्णन केलेलं आहे म्हणून जन्माद्यश्च यत या संपूर्ण सृष्टीमध्ये ज्याचा अन्वय आहे अन्वयात इतरत सगळ्यामध्ये त्याचा अन्वय आहे पण सृष्टीमध्ये मात्र त्याचा व्यतिरिक आहे परमात्म्याचा मात्र सृष्टीमध्ये अन्वय आहे परमात्मा आहे म्हणून सृष्टी आहे परमात्मा नसता तर सृष्टीसुद्धा आपल्याला दिसली नसती असं वर्णन केलेलं आहे याला अन्वय असं म्हणतात तत्सत्वे सत्वम तदाभावे तदाभावा याला अन्वय व्यतिरेकाची भाषा म्हणतात तेव्हा ही संपूर्ण सृष्टी जी आहे या सृष्टीचं कारण मग कोणतं कारण आहे उपादान कारण आहे का निमित्त कारण आहे काही लोक या सृष्टीचं उपादान कारण परमात्म्याला मानतात काही लोक सृष्टीचं केवळ निमित्त कारण परमात्म्याला मानतात परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली जसा कुंभार मडकं तयार करतो मडकं एका बाजूला आणि कुंभार एका बाजूला कुंभाराचा आणि मडक्याचा काही संबंध नाही तसा परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली परमात्मा वेगळा आणि ही सृष्टी वेगळी का परमात्मा ह्या सृष्टीचं कारण आहे पण तो कोणतं कारण आहे तर शास्त्रांनी सांगितलं आहे अभिन्न निमित्तोपादान कारण किंवा विवर्त उपादान कारण त्याच्याकरता उदाहरण दिलं आहे तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषाहा ज्याप्रमाणे आपल्याला कधीकधी तेजाच्या ठिकाणी वारीचा भ्रम होतो वारी म्हणजे पाणी आहे तेज पण आपल्याला पाणी दिसतं दिसतं का कधी मृगजळ आपण पाहिलं ना सर्वांनी वास्तविक पाहता मृगजळामध्ये आहे काय सूर्याची प्रखर किरणं आहेत म्हणजे तेज आहे पण ती सूर्याची प्रखर किरणं आणि उखरभूमीचा संयोग झाला तर तिथे मृगजळ तयार होतं म्हणजे पाणी तयार होतं वास्तविक पाहता तेजच आहे सूर्याचा प्रखर प्रकाशच आहे पण सूर्याचा प्रखर प्रकाशच आपल्याला नीट कळला नाही म्हणून पाण्याच्या रूपाने भासायला लागला आहे काय प्रकाशच आहे परंतु आपल्या अज्ञानामुळे आपल्या भ्रमामुळे आपल्याला तिथे पाणी दिसतंय तेजो वारी मृदाम यथा विनिमयो कधी कधी पाण्याच्या ठिकाणी भूमी दिसते भूमीच्या ठिकाणी पाणी दिसते असं म्हणतात धर्मराजा करता त्या मय नावाच्या आसुराने एक महाल बांधला पांडवांच्या करता आणि तो महाल पाहण्याकरता धर्मराजाने दुर्योधनाला बोलवलं त्या मय नावाच्या दानवाने तो असा महाल बांधला होता की जिथं पाणी असायचं तिथं भूमी दिसायची आणि जिथं भूमी असायची तिथं पाणी दिसायचं सुंदर असं तळ दिसलं त्याला त्याच्यामध्ये कमल उमललेली दिसली दुर्योधनाला तो म्हटला आता पुढं पाणी आहे पहिल्यांदा आपण आपले कपडे आवरू म्हणून त्याने आपला जो पितांबर होता तो असा वर धरला आणि चालायला लागला तिथं पाणी नव्हतं तिथं त्याने भूमीच अशी तयार केली होती ती पाण्यासारखी दिसत होती आपण जर मोठ्या मोठ्या ऑफिसमध्ये गेलो तर ते पेपर वेट असतात बघा पेपर वेट म्हणजे काय पेपर ठेवण्याकरता जे वजन ठेवतात त्याला म्हणतात पेपर वेट आणि तो पेपरवेट जो असतो तो काचेचा असतो आणि त्या पेपरवेटमध्ये आतमध्ये फुलं असतं तशी त्याने भूमी तयार केलेली होती भूमीच होती पण आत फुलं दिसायची दुर्योधनाला वाटलं काय कलाकृती आहे पुढे गेला दुर्योधन तिथे खरोखर त्या ठिकाणी भूमी होती पाणी होतं पण भूमीसारखं दिसत होतं आणि खरोखरच्या पाण्याच्या डोहामध्ये जाऊन तो पडला आणि द्रौपदी हसली आणि मग तिथून महाभारताचं त्या ठिकाणी बीज निर्माण कशा करता सांगितलं ब्रह्मामुळे कधी कधी आहे तेज पण दिसतो आपल्याला मृगजळ पाणी तेजो वारी मृदाम यथा विनिमय यत्र त्रिसर्गो मृषहा त्याप्रमाणे हा संपूर्ण जो त्रिसर्ग आहे हे संपूर्ण विश्व आहे हे संपूर्ण जगत आहे हे आहे खोटं पण खोटं असूनसुद्धा आपल्याला खरं वाटायला लागलं का खरं वाटतं दोरीवर असलेला साप खरा का खोटा खोटा पण खरा का वाटतो कारण खरी दोरी खाली आहे म्हणून दोरीची जी सत्यता आहे ती त्या सर्पामध्ये प्रतितीला येत असते तिचा अध्यास होतो आहे आहे आहे दोरी आहे हे आहेपणा जो आहे तो सर्पामध्ये प्रतितीला येत असतो म्हणून दोरी आद्यस्थ पदार्थाला काहीतरी खरं अधिष्ठान लागतं आमचे गुरुवरी दृष्टांत सांगत असतात गोष्ट खोटीच असते पण अधिष्ठान जर खरं असेल तर खोटी गोष्ट खरी व्हायला लाग खरी वाटायला लागते आमच्या गुरुवरीने दृष्टांत सांगितलं होतं श्रीमंताच्या घरची बाई आणि लग्नाला गेली जात असताना एक नकली मोत्याची पाच रुपयाची माळ घालून गेली श्रीमंताच्या घरचे असल्यामुळे इतर ज्या स्त्रिया होत्या त्या हिच्या दागिन्याची चर्चा करायला लागल्या एक म्हणायला लागली मोहन माळ बघा किती मोठी आहे एक म्हणायला लागली चप्पल हार बघा किती सुंदर आहे तिसरी म्हणायला लागली अहो बाकीचं सगळं सोडून द्या सगळ्यात मोठी जर मला काय वाटत असेल तर तिची मोत्याची माळच दुसरी म्हणायला लागली अगं किती रुपयाची असेल गं म्हटली अगं एक मोती एक लाखाला मिळतो कमीत कमी पंचवीस लाखाची तर माळ सहजच असेल माळ किती रुपयाची होती पाचच रुपयाची पण श्रीमंताच्या बाईने घातल्यामुळे पाच रुपयाची माळ पंचवीस रुपयाची पंचवीस लाखाची वाटली गरिबाच्या बाईने खरी जरी घातली असती तरी लोक म्हणतात ही नकलीच आहे तसं ही जगतरूपी माळ आहे खोटी पण घातली कोणी अधिष्ठान कोण आहे सत्य असलेला सच्चित आनंदरूप असलेला परमात्मा आणि या परमात्मा स्वरूपावर हे जगत अध्यस्त असल्यामुळे परमात्म्याची सत्यता परमात्म्याचा चितप्रकाश आणि परमात्म्याचाच आनंद घेऊन हे जगतसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी खरं वाटायला लागतं तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसुर्गो मृषाहा आणि म्हणून भगवान परमात्म्यावर हे सगळं जगत भासतंय ज्याप्रमाणे मातीची वेगवेगळी भांडी तयार केली मातीचा घट आहे आकार जो मातीच्या घटाचा आहे त्या घटाला दिलेलं नाव आहे नाव आणि रूप जे आहे ही केवळ कल्पना आहे वाचारंभन आहे वाचारंभनम विकारो नामध्येयम मृत्तिका इत्येव सत्यम माती सत्य आहे बाकी नामरूप जे आहे हे आपल्या मनातली कल्पना आहे हा घट आहे हा काळा आहे हा त्या ठिकाणी पिवळा आहे हा गोल आहे हा चांगला आहे ह्या सगळ्या पुढच्या कल्पना आहेत वास्तविक पाहता ती आहे माती तुम्ही स्वतःला माती समजता का घट समजता तुम्ही जर स्वतःला घट समजत असाल तर मग काळाही असण्याची शक्यता आहे पिवळाही असण्याची शक्यता आहे चांगलाही असण्याची शक्यता आहे वाईट असण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये कधी कधी गंगाजल भरलं जाईल कधीकधी त्याच्यामध्ये दुसरं काही भरलं जाईल पण तुम्ही जर समजा त्याला त्याची फुटण्याची सुद्धा शक्यता आहे तुम्ही जर स्वतःला मृत्तिका समजत असाल तर मग मात्र फुटण्याची भीती नाही त्याप्रमाणे तुम्ही स्वतःला काय समजता शरीर समजता मग तुम्ही सुखी व्हा होणार दुःखी होणार जन्मणार मरणार सगळी दुःख तुमच्या मागे लागले पण तुम्ही जर त्या ठिकाणी या शरीराचा अधिष्ठान असलेला परमात्मा स्वतःला समजू लागले जो सत्य आहे तर मग मात्र शरीराच्या संबंधाने होणारी ही सुखदुःख तुम्हाला नाही म्हणून तो परमात्मा कसा आहे तर धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमही त्याला सत्य का म्हणायचं तर असत्य गोष्टीसुद्धा त्याच्यामुळे सत्य वाटतात म्हणून त्याला सत्य म्हणायचं परमार्थिक सत्य त्याला म्हणायचं त्यालाच सत्य म्हणायचं की जो सर्वांचा अधिष्ठान आहे सर्वांचे जे अधिष्ठान सर्वांचे जे अधिष्ठान सर्वांचे ते अधिष्ठान सर्वांचे ते अधिष्ठान तेची माझे रूप पूर्ण तेची माझे रूप पूर्ण सर्व सांडोनी माझाई सर्व सांडोनी माझाई तिथे माझे रूप पुरा तिथे माझे रूप पुरा सर्व सांडोनी माझाई सर्व जे सर्वांचं अधिष्ठान आहे तेच आपलं सर्वांचं अधिष्ठान आहे आणि त्या अधिष्ठानावरच हे जीव भासतात हे जगत भासतंय त्याच अधिष्ठानावर हे सगळं आहे आणि म्हणून असा असलेला अधिष्ठान स्वरूप असलेला सत्स्वरूप असलेला जो परमात्मा आहे त्या सत्स्वरूप परमात्म्याचं आम्ही ध्यान करतो की त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कधीही माया नाहीच सूर्याने कधी अंधार पाहिला आहे का हो सूर्याच्या ठिकाणी अंधार आहे का तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आहे का हे जीवाच्या दृष्टीने आहे परमार्थिक दृष्टीने ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाहीच असं वर्णन केलं आहे बंधा काले अपि बंधा भावा मनुष्य ज्यावेळेस बंध मानतो ज्यावेळेस दोरीवर सर्प दिसतोय त्या सर्पाच्या विषयाने दोरी विषारी होते का ज्यावेळेस दिसतोय सर्प दोरीवर त्यावेळेस सुद्धा तो तिथे आहे का नाही आहे ती केलेली आपण एक कल्पना आहे त्याप्रमाणे बंधाची सुद्धा केलेली तुम्हीच कल्पना आहे बंध त्यावेळेस तुम्ही मानताय त्यावेळेस सुद्धा बंध नाही असं ते परमात्म्याचं शुद्ध स्वरूप आहे आणि त्या शुद्ध स्वरूपाला नमस्कार करायचा म्हणजे ते शुद्ध स्वरूप होऊन जाणं हाच खरा त्याला केलेला नमस्कार आहे ते शुद्ध स्वरूप मी आहे असं मानणं हा खरा त्याला केलेला नमस्कार आहे ते शुद्ध स्वरूप मी आहे ही सुद्धा कल्पना तिथे चालत नाही ते जसं आहे तसंच आहे कुठल्याही कल्पना त्या ठिकाणी नाहीत हो कल्पना निमाली द्वैता द्वैत द्वैत त्या ठिकाणी नाही अद्वैत त्या ठिकाणी नाही ज्ञान ठिकाणी नाही अज्ञान नाही भाव अभाव द्वैत अद्वैत याच्या पलीकडे असलेलं जे शुद्ध स्वरूप आहे ते आपलं खरं स्वरूप आहे आणि म्हणून असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं वर्णन केलं तो परमात्मा कसा आहे तोच ही सृष्टी निर्माण करतो तोच परमात्मा माया नावाच्या उपधीचा अंगीकार करतो आणि या सृष्टीचं कारण होत असतो कसा आहे तो परमात्मा तर अर्थेशु अभिज्ञ सर्वज्ञ आहे तो सर्व शक्तिमान आहे स्वराट स्वेन राजते इति स्वराट स्वयंप्रकाश आहे तो अहो मग या ब्रह्मदेवाला या सृष्टीचं तुम्ही कारण माना ते म्हणतात नाही कारण ब्रह्मदेवाला सुद्धा त्याच परमात्म्याने ज्ञान दिलेलं आहे यो वै ब्रह्मानम विदधाती पूर् विदधाती यो वै वेदांश्च प्रहिनोती तस्मै ब्रह्मदेवाला सुद्धा त्याच परमात्म्याने ज्ञान दिलेलं आहे मोठ्या मोठ्या तेने हृदय आदी कवये मुह्यंती यत सूरया मोठ्या मोठ्यांना सुद्धा त्या परमात्म्याचा महिमा कळत नाही असा जो परमात्मा आहे त्याचं जर चिंतन केलं तर मग मात्र निश्चितच तत्स्वरूपाची प्राप्ती जीवाला होत असते म्हणून त्या परमात्म्याला आम्ही नमस्कार करतो गोपाल कृष्ण भगवान की जय स्वामी काशिकानंदांनी या श्लोकाचा एक सगुण परार्थ सांगितला आहे ते म्हणतात जन्माद्यश्य यतः आद्यश्य जन्मा वास्तविक पाहता आधी असलेला जो परमात्मा आहे पण तो परमात्मा सुद्धा जन्माला आला कुठे जन्माला आला मथुरीमध्ये जन्माला आला कृष्ण रूपाने जन्माला आला पण आल्यानंतर तिथे थांबला का यत अन्वयात इतरत तिथे जन्माला आला पण तिथे आल्यानंतर तिथून लगेच गोकुळाला गेला तेने ब्रह्महृदाय आदि कवये च्या अर्थेशु अभिज्ञा याचा अर्थ त्यांनी सगुण असा केला की त्याला आपल्याला काय काय पुढे करायचं आहे किती राक्षसांना मारायचं आहे कोणत्या भक्तांना आनंद द्यायचा आहे हे सगळं जाणून भगवंतांनी अवतार धारण केला सगुण परार्थ तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यंती यत सूरया मोठ्या मोठ्या देवांना सुद्धा भगवान परमात्म्याने वेड लावला ब्रह्मदेवाला सुद्धा भगवान परमात्म्याचा महिमा कळाला नाही इंद्रदेवाला सुद्धा भगवान परमात्म्याचा महिमा कळाला नाही नवे नवे कामदेवाला सुद्धा भगवान परमात्म्याचा महिमा कळाला नाही आपल्याला त्या पुढे सगळ्या लीला ऐकायला मिळतील मग काय केलं भगवान परमात्म्याने तेजो वारी मृदाम यथा विनिमयो याचा अर्थ असा केलाय तेजो अवारी आता वारी अर्थ घ्यायचा नाही तेजो अवारी म्हणजे आपल्या तेजाने ज्याने अनेक राक्षसांना मारलं तेजो अवारी मृदाम यथा विनिमय आणि मारल्यानंतर सुद्धा भगवान परमात्म्याचा हा प्रताप आहे की त्यांच्यामधून राक्षसामधून दैत्यामधून सुद्धा एक तेज निघालं आणि ते भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये विलीन झालं म्हणजे त्वा सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसु दिधला पुतने जे विषाचे निस्तनपाने मारू आली असं भगवंताने ऐश्वर्य प्रगट केलं मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवो भावे देवाशी सर्व भावे देवाशी भावे देवाशी सर्व भावे देवाशी तो तोच भगवान परमात्मा जो निर्गुण आहे सर्वांचा उद्धार करण्याकरता सगुण साकार झाला केवळ निर्गुण निराकार परमात्म्याचं सर्वांना ध्यान करता येणार नाही राक्षसांचा सुद्धा उद्धार व्हावा तमोगुणी योनीमध्ये असलेल्या जीवांचा सुद्धा उद्धार व्हावा पशु पक्ष्यांचा सुद्धा उद्धार व्हावा म्हणून तो भगवान परमात्मा अवतार धारण करत असतो लक्षात ठेवा तोच भगवान परमात्मा रामरूपाने अयोध्येमध्ये प्रगट झाला अयोध्येतल्या अयोध्येतील लोकांचा उद्धार केला भगवंताला वाटलं केवळ अयोध्येचा उद्धार होऊन चालणार नाही वनात राहणारे जे भिल्ल आहेत आदिवासी आहेत त्यांचा उद्धार झाला पाहिजे म्हणून भगवान वनात गेले केवळ वनात गेलेल्या बिल्लांचा आदिवाशांचा उद्धार झाला पाहिजे असं नाही वानराचा सुद्धा काय झाला पाहिजे उद्धार झाला पाहिजे म्हणून वानर सेना जमा केली केवळ वानरांचा उद्धार होऊन उपयोग नाही भगवान परमात्मा म्हणतात हे राक्षस जे आहेत दैत्य आहेत ते माझ्यापर्यंत येऊ शकत नाही मीच त्यांच्यापर्यंत जाणार म्हणून स्वतः भगवान परमात्मा दैत्यापर्यंत गेले मारून का होईना भगवान परमात्मा सगुण करताच होत असतो आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा म्हणून तोच भगवान परमात्मा सुद्धा होऊन अनेक भक्तांचा उद्धार करतो त्याच्या चरित्राचं आपल्याला चिंतन करता येतं नामस्मरण करता येतं म्हणून हा एक अर्थ केला आहे दुसरा अर्थ तिसरा एक या श्लोकाचा अर्थ केला आहे की या श्लोकामध्ये संपूर्ण गायत्री मंत्र सांगितला जन्माद्यस्य यत म्हणजे सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय ज्याच्यापासून आहे गायत्री मंत्रामध्ये ओम भूर्भुवस्वहा तत्सवितु सवितु म्हणजे या सगळ्यांचं कारण जनयिता तो भगवान परमात्मा आहे स्वराट शब्दाने भरगो शब्द सांगितला आहे ओम भूर्भुवस्व तत्सवितुर वरेण्यम वरेण्यम शब्दाने परम शब्द सांगितलेला आहे भर्गो देवस्य धीमही तिथे धीमही शब्द आलेला आहे इथं म्हटलेलं आहे सत्यम परम धीमही धियो यो न प्रचोदयात या ठिकाणी शब्द आलेला आहे तेन ब्रह्महृदाय आदि कवये ब्रह्मदेवाला सुद्धा भगवान परमात्म्याने बुद्धी दिली तोच भगवान परमात्मा सर्वांना बुद्धी देतो धियो यो न प्रचोदयात न धी प्रचोदयात आपल्या सगळ्यांना तोच बुद्धी देतो म्हणून गायत्री मंत्राचा सुद्धा या ठिकाणी अर्थ या पहिल्या श्लोकामध्ये सांगितला आहे असे अनेक भाव या श्लोकामध्ये सांगून पहिल्या श्लोकाचं चिंतन करून या भागवताचा अनुबंध दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितला आहे अनुबंध कशाला म्हणतात विषय फल अधिकारी आणि संबंध यांना अनुबंध चतुष्ट असं म्हणतात तेव्हा भागवताचा अनुबंध काय काय आहे भागवताचा विषय काय आहे भागवताचं फल कोण आहे भागवताचा अधिकारी आणि त्यांचा काय आहे संबंध दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितला धर्म प्रोज्जित कैतवोत्र परमो निर्मत्सराणाम सताम वेद्यम वास्तवम अत्र वस्तु शिवदम तापत्रयोन्मूलनम श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृदि अवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रुषुभिस्तक्षणा भागवताचा विषय काय सांगत असताना धर्म प्रोज्झित कैत परमो निर्मत्सरानाम सताम भागवतामध्ये परम धर्म सांगितला धर्म प्रोज्झित कैतो अत्र परमो असं म्हटलेलं आहे परमधर्म सांगितलेला आहे की ज्या धर्मामध्ये कोणत्याही प्रकारचं कैतव नाही कैतव म्हणजे कपट नाही आपण धर्म करतो पण बऱ्याच वेळेला त्या धर्मामध्ये कपट असतं स्वामींनी असं उदाहरण दिलेलं आहे तसा तर मनुष्य नेहमी धर्म करत नाही ज्या दिवशी कोर्टाची तारीख असते त्या दिवशी विशेष धर्म करतो म्हणे आज आपली कोर्टाची तारीख आहे म्हणून हनुमंताच्या मंदिरामध्ये जातो अकरा रुपये ठेवतो आणि हनुमंतरायाला प्रार्थना करतो हे हनुमंता एक लाखाची माझी केस कोर्टामध्ये पडून आहे माझ्या बाजूने निकाल लाव एक लाख मिळवण्याकरता देतो किती अकरा रुपये देतो याला म्हणतात कपट म्हणून भागवतामध्ये जो धर्म सांगितलेला आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कपट नाही परम धर्म सांगितलेला आहे परमधर्म एक असतो सामान्य धर्म आणि दुसरा असतो परमधर्म सामान्य धर्म कशाला म्हणतात पतीचा धर्म पुत्राचा धर्म पित्याचा धर्म साधकाचा धर्म शिष्याचा धर्म राजाचा हे सगळे सामान्य धर्म आहेत परंतु सगळ्यांचा एक परम धर्म आहे आणि परम धर्म भगवान परमात्म्याने गीतेमध्ये सांगितलं आहे सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुच धर्म म्हणजे श्रेष्ठ धर्म आहे की ज्या धर्मामध्ये कोणतीच कामना नाही मोक्षाची सुद्धा कामना नाही कारण मोक्षाची कामना केली तरीसुद्धा मोक्ष मनुष्याला प्राप्त होऊ शकत नाही कारण मोक्ष हा साध्य नाही मोक्ष हा सिद्ध आहे परमात्मा हा साध्य नाही परमात्मा हा सिद्ध आहे आणि म्हणून सिद्ध वस्तूला तुम्ही जर इच्छा निर्माण केली तर सिद्ध वस्तूला तुम्ही साध्य बनवल्यासारखं आहे आणि म्हणून मोक्षाची सुद्धा कामना नाही परमधर्म आहे केवळ परमात्म्याचीच सेवा केवळ परमात्म्याचंच चिंतन केवळ परमात्माच परमधर्म सांगितला पुढे अशी कथा येते रासलीलेमध्ये भगवान परमात्म्याकडे गोपिका गेल्यानंतर भगवान परमात्म्याने त्यांना सांगितलं तुम्ही आपापल्या घरी जा तुमचे आईवडील तुमची वाट आहेत तुमचे पती तुमची वाट आहेत तुम्ही सगळ्या पतिव्रत आहात तुमची मुलं तुमची वाट आहेत आणि त्यांना सगळ्यांना सोडून तुम्ही माझ्याकडे कशा करता आला तुमच्या पतीकडे जा तेव्हा त्या गोपिका भगवंताला म्हणू लागल्या देवा अरे पतीची तरी सेवा कशा करता करायची पतीची सेवा केल्यानंतर पतीची मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता आत्महिता करता पतीची सेवा आहे पुत्राची सेवा आत्महिता करताय सगळ्या सेवा ज्या आहेत त्या परमात्मा स्वरूपाच्या प्राप्ती करतायत देवा आणि म्हणून हे बाकीचे धर्म आता तू आम्हाला सांगू नकोस आम्ही तुझ्याकडे आलो आहे अशा अशा तशा आलो नाही संत्यज्य सर्व विषयांस्तव मूलम सगळ्या विषयाचा त्याग करून सर्व संसाराचा त्याग करून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे संसारामध्ये जे धर्म आहेत ते धर्म आहेत आणि तुझ्याकडे येणं हा परम धर्म आहे एकदा मनुष्य परम धर्मामध्ये आला की त्याला बाकीचे धर्मशास्त्र सांगत नाही तावत कर्मानी कुर्वीत न निर्विद्येत यावता मतकथा सर्वनादव श्रद्धा यावं न जायते मनुष्याने तोपर्यंतच धर्म कर्म करत बसावं जोपर्यंत एकतर त्याला वैराग्य निर्माण होत नाही किंवा कथेमध्ये त्याला श्रद्धा निर्माण होत नाही त्यानंतर त्याने कर्म केलं तरी चालतं आणि समजा कदाचित भगवंताची भक्ती करत असताना नामस्मरण चिंतन करत असताना त्याच्याकडून एखादं कर्म राहून गेलं तरी साधू संत त्याच्यामध्ये शास्त्र त्याला दोष सांगत नाही याला म्हणतात परमधर्म म्हणून तर भगवान परमात्मा धर्माकरता अवतीर्ण झाले आणि भगवान परमात्मा म्हणायला लागले सर्व धर्मांपरित्यज्य ज्यावेळेस रामप्रभू वनवासामध्ये जायला निघाले लक्ष्मणजी सुद्धा जायला निघाले प्रभू रामचंद्राने उपदेश करायला सुरुवात केली आई वडिलांची सेवा करणं हाच मनुष्याचा परमधर्म आहे त्यानेच मनुष्याला मोक्ष प्राप्त होत असतो लक्ष्मणजी म्हणले देवा मोक्ष कोणाला पाहिजे मला मोक्ष नको मला ती सेवा सांगू नका माझा मोक्ष म्हणजे तुम्हीच आहात माझा मोक्ष म्हणजे तुमची सेवा आहे आणि म्हणून सेवा हा परमधर्म सांगितला करता सेवा परमधर्म आहे किंवा परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घेणं हा परमधर्म आहे हा परमधर्म या भागवतामध्ये सांगितलेला आहे म्हणून धर्म प्रोज्जित कैत्रवोत्र परमो निर्मत्सराणाम सताम वेद्यम वास्तवम अत्र वस्तू शिवदम तापत्रयोन्मूलनम जी वेद्य वस्तू आहे जी वास्तव वस्तू आहे जी शिवदम म्हणजे कल्याणकारक वस्तू आहे जे आपलं खरं स्वरूप आहे त्या परमात्म स्वरूपाचंही वर्णन या भागवतात केलं आहे म्हणून श्रीमद्भागवते महामुनिकृते किंवा परैरीश्वर सद्यो अवृद्ध अवरुद्यते अत्र कृतीभी शुश्रूषुभिस्तक्षणात ऐकल्याबरोबर भगवान परमात्मा तुमच्या मनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही कर्मही सांगितलंय धर्मही सांगितलंय ज्ञानही सांगितलंय आहे आणि भक्तीसुद्धा सांगितली असं काही सुंदर वर्णन केलं आहे पुढे भगवान परमात्म्याच्या लिलांचं ते लिलांचं वर्णन ऐकता ऐकता भगवान परमात्मा उकळावर उभे राहिलेले आहेत एका हातामध्ये डेऱ्याचा डेरा फोडलेला आहे सगळं लोणी भगवंताच्या अंगावर सांडतं आहे आणि भगवान परमात्मा ते लोणी वानरांना वाटतायत गोपाळांना वाटतायत आजूबाजूला सगळे गोपाळ नाचतायत मध्यभागी भगवान परमात्मा आहे भगवान परमात्म्याचं ध्यान करायची गरज नाही सहज भगवान परमात्मा हृदयामध्ये येईल असा सुंदर प्रकारचा धर्म की ज्या धर्मामध्ये धर्मही आहे ज्ञानही आहे आणि भक्ती आहे असा त्या ठिकाणी परमधर्म या ठिकाणी भागवतामध्ये सांगितला आहे म्हणून शुकाचार्य म्हणतात चला निगमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखाद अमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयं, हो रसिका भुवि भावुका निगमकल्पतरोर फलम वेदरूपी वृक्षाचं हे परिपक्व फळ आहे वेद तरुचे मधुर फळ स्वादुर सेचे स्वच्छळ आत्मा राम मुनी सकळ मुनी झाले सुपळ पहा पैवने आले आवनी, की अगहरणी पतिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता वेद हा कल्पवृक्ष आहे वेदाकडे ज्या इच्छेने जो जाईल त्याची मनोकामना पूर्ण करणारा वेद आहे पण एवढा मोठा वेद तो आपल्याला वाचायला कि कधी वेळ मिळणार हो, वेद किती आहेत हे सुद्धा माणसाला माहिती नाही त्या वेदाची काय काय नावं आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती नाही एवढा मोठा कल्पवृक्ष आहे म्हणून भगवान परमात्म्यानेच त्या वेदाचं कल्पवृक्षाचं फळ तयार केलं भगवान परमात्माच ते फळ झाले निगम कल्पतरोर गलितम फलम भागवत हे फळ आहे भागवत हे साधन नाही भागवत ऐकायचं कशा करता भागवतातून आपल्याला फळ प्राप्त व्हावं अशा अपेक्षेने भागवत ऐकण्यापेक्षा फळ तर देणारच आहे भागवत ज्याने जी जी मनोकामना केली ते ते फळ त्याला त्याला भागवतामध्ये प्राप्त होतच होतं पण भागवत ऐकत असताना शुकाचार्यांसारखी बुद्धी ठेवायची शुकाचार्य भागवत साधन म्हणून ऐकत नाहीत तर फल म्हणूनच ऐकतात फल कशाला म्हणतात आत्तापर्यंत आपण जेवढं साधन केलं त्याचं फल म्हणून आपल्याला श्रीमद भागवत ऐकायला मिळतंय असं समजून भागवत ऐकायचं निगमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखात शुकाचार्यांच्या सारख्याचं मुख लागलेलं आहे या भागवताला आणि यामुळे हे भागवतरूपी जे फळ आहे आणखीनच गोड झालेलं आहे द्रव संयुतम याच्यामध्ये असलेला द्रव जो आहे तो अमृत आहे म्हणून या ठिकाणी व्यासमर्षी म्हणतात पिबत भागवतम रसम आलयम या भागवत रूपी रसाचं पान करा रस घ्यायला शिका कसं भागवत रसाचं सेवन करायचं शेवटपर्यंत करा मुक्त होईपर्यंत करा मुक्त झाल्यानंतर सुद्धा जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाकरता करा किती वेळा करायचं महाराज हो रसिका भोवी भाव का पुन्हा पुन्हा याचं सेवन करा पण रसिक होऊन करा आणि भाविक होऊन करा परमार्थिक क्रिया करत असताना जेवढा आपण रसिक होऊन करू रस घेऊन कर करू तेवढा त्याच्यामध्ये आनंद जास्त येतो तर देवाची पूजा करायची पण रोजच आपण देवाची पूजा करतो आणि मग त्याच्यामध्ये कधी कधी कृत्रिमता येते पाणी घालायचं कपडे घालायचे नैवेद्य दाखवायचा आपलं रोजचंच ते आहे पण रस घेऊन जर मनुष्य करायला लागला रोज नवीन नवीन त्याला आनंद मिळतो तीच मूर्ती असेल तर आज माझा भगवान परमात्मा कसा दिसतोय आज हे कपडे भगवंताला किती सुंदर दिसत आहे आज भगवान परमात्म्याच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य असा रस घेऊन नामस्मरण करत असताना पूजा करत असताना कथा ऐकत असताना सुद्धा ऐकलंय आपण पण तरीसुद्धा नवीन श्रद्धेने ऐकायचं बऱ्याच वेळेला ऐकलेल्या गोष्टी मनुष्य जेव्हा ऐकतो तेव्हा श्रद्धेने ऐकत नाही हे तर मी ऐकलेलंच आहे महापुरुषांनी असं लिहिलं आहे मनुष्याला ज्ञानाचा अभिमान पुढचं ज्ञान होऊ देत नाही मला ज्ञान आहे हा अभिमानच माणसाला पुढचं ज्ञान होऊ देत नाही म्हणून कथा ऐकत असताना पुन्हा पुन्हा श्रद्धेने ऐकायची ज्यावेळेस आपण शुकाचार्यांची कथा ऐकत असतो जरी कथा तीच असली तरी आपण शुकाचार्यांच्या मनाशी आपलं मन मिळवत असतो शुकारांचं शुकाचार्यांचं चरित्र ऐकतो त्यावेळेस शुकाचार्याकार आपली वृत्ती होत असते मग शुकाचार्यांचे काही गुण आपोआप आपल्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही ज्यावेळेस आपण नारद महर्षींचं चरित्र ऐकतो त्यावेळेस नारद महर्षींच्या आकाराची आपली वृत्ती होते आणि म्हणून पुन्हा पुन्हा या ठिकाणी ही कथा ऐका म्हणून व्यास महर्षी आपल्याला सर्वांना सांगतात पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका हा आणि मग व्यास महर्षींनी या कथेला प्रारंभ केला आहे पुन्हा एकदा सूत आणि शौनक ऋषींचा संवाद या ठिकाणी सांगितला गोपाल कृष्ण भगवान की जय शौनक ऋषींना सूत महाराज शौनक ऋषींनी सूत महाराजांना काही प्रश्न विचारले सहा प्रश्न विचारले मनुष्याच्या जीवनामध्ये श्रेय काय म्हणजे आत्यंतिक कल्याण कशाने होईल शास्त्राचं सार काय भगवान परमात्म्याच्या अवताराचं प्रयोजन काय भगवान परमात्म्याचे अवतार किती अवताराला आल्यानंतर भगवान परमात्मा कोणत्या लीला करतो विशेष करून कृष्ण अवताराच्या लीला तुम्ही आम्हाला सांगा आणि भगवान परमात्मा निजधामाला गेल्यानंतर शेवटी धर्म कोणाला शरण जातो धर्म कोणाच्या आश्रयाने राहतो असे सहा प्रश्न विचारल्यानंतर सूत महाराजांनी पहिल्यांदा शुकाचार्यांना वंदन केलं आहे व्यास महर्षींना वंदन केलं आहे सरस्वती मा मातेला वंदन केलं आहे नारायणम नमस्कृत्य व नरोत्तमम देवीं सरस्वतीम व्यासम ततो जयम उदीरयेत सर्वांना वंदन करून जय जयकार केला आहे गोपाल कृष्ण भगवान की आणि सूत महाराज उत्तर देतात पहिल्या प्रश्नाचं मनुष्याच्या जीवनामध्ये आत्यंतिक कल्याण कशाने होईल श्रेय काय सवय पुंसाम परो धर्म यतो अहय तुक्य अप्रतिहता ययात्मा संप्रसिदती मनुष्याच्या जीवनामध्ये परम धर्म त्यालाच म्हणायचं की जेणेकरून भगवान परमात्म्याच्या ठिकाणी निश्चल अशी प्रीती निर्माण होईल भक्ती निर्माण होईल जेणेकरून मनुष्याचा अंतकरण सतत प्रसन्न राहील अशी भक्ती अहैतुक अप्रतिहत म्हणजे तिच्यामध्ये खंड नाही कुठलाही हेतू नाही अशी सहज भक्ती जेणेकरून निर्माण होईल ते करणं हा मनुष्याचा खरा परमधर्म आहे आणि म्हणून भगवान परमात्म्याच्या भक्तीचं खूप वर्णन या ठिकाणी केलं आहे मनुष्याच्या जीवनामध्ये अशी भगवंताची भक्ती निर्माण झाली की वैराग्य प्राप्त होतं ज्ञान प्राप्त होतं मनुष्याने जीवनामध्ये यज्ञ याग तप दान इति किती जरी धर्म केले आणि त्याचा अंतकरण जर प्रसन्न होत नसेल तर केलेला धर्म म्हणजे केवळ श्रमच आहे अंतकरणामध्ये प्रेम निर्माण होणं अंतकरणामध्ये भगवंताची भक्ती निर्माण होणं अंतकरण व्यापक होणं हेच खरं धर्माचं फळ आहे चार पुरुषार्थ सांगितले धर्म अर्थ काम आणि मोक्ष मनुष्याच्या जीवनामध्ये धर्म पाहिजे पण धर्म केवळ धनप्राप्ती करता नको लोक धर्म करतात पण धर्मातून सुद्धा धन मिळावं ही अपेक्षा करतात धर्मा करता धनाकरता धर्म नाही तर धन हे धर्माकरता आहे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन दास विचारे वेच करी दास विचारे वेच करी उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तमची गती तो एक पावेल उत्तमची गती तो एक पावेल उत्तमची गती तो एक पावे म्हणजे धर्म धना करता नाही तर धन धर्म करताय मग धर्म तरी कशा करताय धर्म मोक्षा करताय धर्मस्य ह्या ह्यापवर्गस्य नार्थो अर्थो यो यो अर्थयोपकल्पते नार्थस्य धर्म एकांतस्य कामो लाभाय ही स्मृत काम हा सुद्धा पुरुषार्थ आहे काम म्हणजे इच्छा मनुष्याच्या जीवनामध्ये इच्छा सुद्धा असाव्यात पण कशा करता इच्छा शरीर निर्वाह करताच असाव्यात जेवे जेणेकरून आपला जीवन निर्वाह व्हावा याच्याकरता इच्छा आपल्या जीवनामध्ये पाहिजेत आणि या ठिकाणी हे सर्व सगळं कशाकरता जीवन तरी कशाकरता दिले भगवान परमात्म्याने तर जीवश्य तत्व जिज्ञासा नार्थो यश्चेह कर्मबी कर्माकरता कर्म सांगितलेलं नाही तर कर्मातीत होण्याकरता कर्म सांगितले शेवटी नैष्कर्म्य दशा प्राप्त होण्याकरता कर्म सांगितले तत्व जिज्ञासा करण्याकरता आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे याच्याकरता हे सगळं जीवन भोगवंताने आपल्याला दिलेलं आहे त्या परमात्म्यालाच कोणी भगवान म्हणतात कोणी ब्रह्म म्हणतात कोणी परमात्मा म्हणतात कोणी ब्रह्म म्हणत असेल योगी असतील तर ते परमात्मा म्हणतात भक्त असतील तर त्याला भगवान म्हणतात पण तत्व शेवटी एकच आहे त्या परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याकरता काय केलं पाहिजे तर श्रद्धा श्रद्धानश्य वासुदेव कथा रुचिही श्यान महत्सेवया विप्रा पुण्यतीर्थनिषेवनात पुण्यतीर्थक्षेत्रामध्ये गेलं पाहिजे कशाकरता जायचं तीर्थक्षेत्रामध्ये तिथे संत असतात संतांच्या तरी संगतीमध्ये कशाकरता जायचं संतांच्या संगतीमध्ये भगवंताच्या कथा ऐकायला मिळतात कथा ऐकल्यानंतर काय होतं कथा ऐकली अंतकरणामध्ये असलेलं जेवढं किलमिश आहे कथा ऐकल्यानंतर भगवान परमात्मा कानाच्याद्वारे आपल्या मनात जातो प्रविष्टा कर्णरंध्रेन स्वानां भावसरोरुहम धुनोती शमलम कृष्ण सलीलश्य यथा शरद ज्याप्रमाणे शरद ऋतू आल्यानंतर नद्या स्वच्छ होऊन जातात त्याप्रमाणे भगवंताचं चिंतन केलं भगवंताचं चिंतन ऐकलं कानाच्याद्वारे तो मनात जातो आणि मनामध्ये असलेली सगळी घाण भगवान परमात्मा काढून टाकतो आणि मग कथेमध्ये माणसाला रुची निर्माण होते पहिली श्रद्धा पण अनेक कथा ऐकल्या ऐकल्यानंतर अंतकरण शुद्ध झालं की मग रुची निर्माण होते रुचीनंतर मग निष्ठा निर्माण होते सहजच त्या ठिकाणी कथेमध्ये कंठ सद्गदित होऊ लागतो अष्टसात्विक भाव येतात अंतकरण त्या ठिकाणी रो अंत अंगावर सगळे रोमांच येऊ लागतात भगवान परमात्म्याची कथा सुरू झाली की अंतकरण सद्गदित होतं नेत्रातून सुरू वाहतात आणि भगवान परमात्मा अंतकरणामध्ये खेळू लागतो तदा रजस्तमो भावा कामलोभात् दहेश्चे चेत रणाविद्धम स्थितम सत्वे प्रसिद्धती सत्वगुण निर्माण होतो सत्वगुणामुळे अंतकरण प्रसन्न होतं एवम प्रसन्न मनसो भगवत भक्तियोगता भगवत तत्वविज्ञानम मुक्तसंगश्च जायते या प्रकारे भगवंताची भक्ती केल्याने जेव्हा सर्व आसक्ती नाहीशा होऊन हृदय आनंदाने भरून जाते तेव्हा भगवत तत्वाचा अनुभव येऊ लागतो आणि भगवत तत्वाचा अनुभव आल्यानंतर काय होतं भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया क्षीयंते चाश्य कर्माने दृष्ट येवात्मनीश्वरे इथे हा श्लोक आलेला आहे त्याच्या जीवनामध्ये असलेले सगळे संशय निवृत्त होतात सतत तो आनंदी राहतो कुठल्याही प्रकारचा संशय राहत नाही अशा प्रकारे भागवत कथेचं भगवत कथेचं संत संगतीचं महत्त्व आहे आणि म्हणून या संत संगतीचं खूप महात्म्य सांगितलं भगवंताच्या कथेचं महात्म्य सांगितलं आणि सर्व शास्त्राचं तात्पर्य काय वासुदेव परा वेदा वासुदेव परा मखा वासुदेव परा योगा वासुदेव परा क्रिया सर्व शास्त्राचं तात्पर्य भगवान परमात्म्याची भक्ती हेच आहे यानंतर भगवान परमात्म्याच्या अवताराचं प्रयोजन सांगितलं भगवान परमात्मा येतो कशा करता येतो तो निर्गुण निराकार आहे दैत्यांना मारण्याकरता भगवान परमात्मा येतो पण ते ती गौण कारण आहे आपल्या भक्तांना आनंद देण्याकरता खरा भगवान परमात्मा येत असतो मुख्य कारण आणि ते कारण करत असताना आल्यानंतर मग दैत्यांनाही भगवान परमात्मा मारतो आणि म्हणून अनेक अवतार भगवान परमात्मा घेत असतो भगवान परमात्मा हा अवताराची राशीच आहे अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी रासी तो आवो शंख चक्र गदा पद्म सहित करी शंख चक्र गदा पद्म सहित करी शंख चक्र गदा सहित करी शंख चक्र गदा सहित करी अनेक भगवान परमात्मा हा अवताराच्या राशी आहे काही अवतार क्रियाप्रधान आहेत काही अवतार ज्ञानप्रधान आहेत काही अवतार भक्तीप्रधान आहेत काही अवतार प्रवृत्ती धर्माचं अनुसरण सांगणारे आहेत काही अवतार निवृत्ती धर्माचं अवतार अनुसरण सांगणार आहेत चोवीस अवताराची कथा या ठिकाणी सांगितली सूत महाराजांनी तो भगवान परमात्मा सर्वात पहिल्यांदा सैव प्रथमम देव कौमारम सर्गमास्तिथ चचार दुश्चरम ब्रह्मा ब्रह्मचर्यम अखंडितम ब्रह्मचर्याचा आदर्श दाखवण्याकरता तोच भगवान परमात्मा पहिला सनत का सनत कुमारांच्या रूपाने प्रगट झाला तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत दुसऱ्या अवतारामध्ये तोच भगवान परमात्मा वराह रूपाने प्रगट झाला आणि पृथ्वीचा भगवान परमात्म्याने उद्धार केला आहे ही कथा आपल्याला तिसऱ्या स्कंदामध्ये ऐकायला मिळणार आहे ऋषी सर्गामध्ये देवर्षी नारदांच्या रूपाने तिसरा अवतार घेतला आणि सातवत तंत्राचा नारद पांचरात्राचा उपदेश केला या तंत्रामध्ये कर्मे करूनच कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळते त्याचं वर्णन केलं आहे धर्म आणि मूर्तीपासून त्याच भगवान परमात्म्याने चौथा अवतार धारण केला नर नारायणाचा आणि या अवतारामध्ये भगवान परमात्म्याने ऋषी होऊन तप केलं पहिला अवतार आहे ब्रह्मचर्याचा आश्रम सुरू होतो ब्रह्मचर्यापासून ज्याच्या जीवनामध्ये ब्रह्मचर्य आहे आणि मग ब्रह्मचर्याच्या बरोबर सत्कर्म पाहिजेत वराह त्याला म्हणतात सुकर कर सु म्हणजे चांगलं आणि कर म्हणजे कर्ण चांगलं करणं हे माणसाच्या जीवनामध्ये पाहिजे हा वराह अवतार आहे वर अधिक आह अह अह म्हणजे दिवस वर म्हणजे श्रेष्ठ ज्या दिवशी आपण चांगलं करतो तोच आपल्या जीवनातला श्रेष्ठ दिवस त्यानंतर सत्क्रिया केल्यानंतर सुद्धा तपश्चर्याची आवश्यक भक्तीची आवश्यकता आहे म्हणून नारद महर्षींचा अवतार आहे भक्ती असल्यानंतर सुद्धा तपही त्याच्या जोडीला पाहिजे म्हणून नरनारायणाचा अवतार आहे आणि भक्ती आहे तप आहे सत्कर्म आहे परंतु त्याचबरोबर विवेकसुद्धा पाहिजे म्हणून तो अवतार घेण्याकरता भगवान परमात्मा पाचव्या अवतारामध्ये सिद्धांचे स्वामी कपिल झाले देवभूती आणि कर्दम ऋषीच्या पोटी भगवंतांनी कपिल अवतार धारण केला तिसऱ्या स्कंदात ती कथा ऐकायला मिळणार आहे विवेक जरी प्राप्त झाला तरी सुद्धा मनुष्याला त्रिगुणातीत होता आलं पाहिजे म्हणून तोच भगवान परमात्मा अत्री आणि अनुसया यांच्या पोटी दत्त रूपाने प्रगट झाला दत्तात्रय भगवान सातव्या वेळेला रुची आणि आकुतीच्या फुटी भगवंतांनी यज्ञ नावाचा अवतार धारण केला तोच भगवान परमात्मा पुढे ऋषभदेवाच्या रूपाने आलाय तोच भगवान परमात्मा नवव्या वेळी पृथू झालाय आणि भगवंतानी या भूमीचा उद्धार केलाय त्याच भगवान परमात्म्याने चाक्षुष मन्वंतराच्या शेवटी जेव्हा त्रैलोक्य समुद्रात बुडू लागले तेव्हा मत्स्य रूपाने दहावा अवतार घेतला देवता आणि दैत्य समुद्र मंथन करत असताना अकराव्या अवतारात भगवंतानी कासवरूप धारण केलं धन्वंतरीच्या रूपामध्ये बारावा अवतार धारण केला आणि अमृत घेऊन समुद्रात ते प्रगट झाले तेरावा अवतार मोहिनी रूपाने धारण करून दैत्यांना मोहित करून भगवान परमात्म्याने देवांना अमृत पाजले चौदाव्या अवतारामध्ये भगवान परमात्म्याने नरसिंह रूप धारण केलंय आणि आणि हिरण्यकश्यपूचा उद्धार करून प्रल्हादाचं रक्षण केलंय सातव्या स्कंदामध्ये तुम्हाला ही कथा ऐकायला मिळणार आहे पंधराव्या अवतारामध्ये भगवान परमात्मा वामन रूप झालेत आणि भगवान परमात्म्याने देवांना त्यांचं राज्य बलीच्या यज्ञामध्ये मागून दिलं आहे समर्पण कसं करावं भक्ती कशी बलीची होती त्याचा आदर्श दाखवण्याकरता भगवान परमात्मा वामन झाले अष्टम स्कंदामध्ये आपल्याला ही कथा ऐकायला मिळणार आहे सोळाव्या अवतारामध्ये भगवान परमात्मा परशुराम झाले राजे लोक ब्राह्मणांचा द्रोह करणारे झाले आहेत असे पाहून क्रोधाने त्यांनी एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली म्हणजे कधीकधी मनुष्याच्या जीवनामध्ये याचीही आवश्यकता पडते हे भगवंताने दाखवून दिलं नंतर सतराव्या अवतारामध्ये पराशय ऋषीपासून सत्यवतीच्या ठिकाणी व्यास रूपाने भगवंत अवतीर्ण झाले नंतर पुढचा जो अवतार आहे अठरावा तो म्हणजे भगवान परमात्म्याचा राम अवतार आहे एकोणीसाव्या आणि विसाव्या अवतारात त्यांनी यदुवंशामध्ये बलराम श्रीकृष्ण नावाने प्रगट होऊन पृथ्वीवरील दुष्टांचा भार कमी केला यानंतर कलियुग आल्यानंतर देवतांचा द्वेष करणाऱ्या दैत्यांना मोहित करण्यासाठी मगध देशामध्ये आजनाच्या पुत्राच्या रूपाने भगवान परमात्म्याचा बुद्ध अवतार होणार आहे त्या बुद्ध अवताराचंही वर्णन केलं आहे अहिंसा परमो धर्म भगवान परमात्म्याने त्या अवतारामध्ये शिकवलं त्यानंतर यापुढे जेव्हा कलियुग समाप्त होण्याचा काळ येईल आणि राजे लोक लुटारूसारखे बनतील तेव्हा जगाचे रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा विष्णुयश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी कलकी रूपाने अवतीर्ण होणार आहे असे बावीस अवतार सांगितले या व्यतिरिक्त हंस आणि हयग्रीव असे दोन अवतार सांगितलेत याला चोवीस अवतार सांगितले यानंतर सूत महाराज म्हणतात हे सगळे जे अवतार आहेत त्याच्यामध्ये काही अंश अवतार आहेत काही अंशांश अवतार आहेत काही कला अवतार आहेत काही आवेश अवतार आहेत परंतु असे जरी अवतार असले तरी पूर्ण अवतार येते चांश कला पुंस कृष्णस्तु भगवान स्वयं सर्व ऐश्वर भगवान परमात्म्याने ज्या अवतारामध्ये प्रगट केलं तो म्हणजे कृष्ण अवतार आहे आणि त्या कृष्ण अवताराच्या कथा या संपूर्ण या सगळ्याच अवताराच्या कथा आणि कृष्णावताराची कथा या ग्रंथामध्ये सांगितलेल्या आहेत इदम भागवतम नाम पुराणम ब्रह्मसंमितम उत्तम श्लोकचरितम चकार भगवान ऋषी व्यासमहर्षींनी या भागवताची रचना केली हेच भागवत व्यासमहर्षींनी महर्षींनी शुकाचार्यांना सांगितलं शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितलं तेव्हा व्यासमहर्षींनी का भागवताची रचना केली शुकाचार्याला कसं सांगितलं आणि शुकाचार्यांनी परीक्षितीला का सांगितलं त्याचा सर्व संदर्भ या ठिकाणी पुढच्या कथेमध्ये सांगितलेला आहे त्या कथा आपल्याला पाहायच्या आहेत आपली वेळ संपलेली असल्यामुळे आपण याच ठिकाणी थांबणार आहोत गोपाल कृष्ण भगवान की जय